आणती गौरी हरा आ आणती विघ्न हरा हो आणती त्याला घरा नवसाला पावतो हा भक्ती करा आणती गौरी हरा हो आणती त्याला पावतो हा भक्ती करा हो आनंदी झाली धरा हा आनंद चरा चरा हा आनंद सर्व तरा तया पाई सुखाची या झोळी भरा फुले या पुढे मोनिया मोदकाना लाडू आवडे घरी तो सांभाळ हा पार्वतीचा बाळ हा उभारक आमचा खरा गौरी गणपती हे जनसागरा तारुणिया नेती साऱ्या धरती अंबरा गौरी गणपती हे जनसागरा तारुणिया नेती साऱ्या धरती अंबरा खात्री करा माय पिता तुझ न्यारा तुझ भक्तवारी छाया धरितो कृपाधरा सहोदरा शिवसुता तू सहारा वाट तूच खरी देवाची यादारी साकडे खाली कुणी जीवनाचे तो घडे अथांग करणी गाजते या धरणी नाव त्याची जगी केवडे गणराया जनतारी उद्धराया ऐसा मोरावारी राजा बैसला अळविता गुणगाथा गणपाई झुके माथा हा विनोदाच्या मनी बसला गणवारी भोळा भाऊ हाच माझा सकला नदी असला पाहुनी घेऊया नावून येऊया भक्तीचा वाहतो झरा आणती हा आणती गौरी हरा हा आणती विघ्न हरा हा त्याला घरा नवसाला पावतो हा भक्ती करा फुले वाहूया पुढे मोदकान लाडू आवडे घरी तो सांभाळ हा पार्वतीचा बाळ हा उद्धारक आमचा खरा For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com slash Venus Devotional.